Mm-hmm. तू कड़ों दे गुण बना गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होल केचा होल तू इतके कळू दे थांबना गुन्तलेलाश्वासः सोडवो दे थाम्बना तोल माझा सावरो दे थाम्बना थाम्बना थाम्बना सरसुखाची श्रावणी किनाच रावणी वहा गुंतया दूर फिरुनी आसवे caught you. त्या माझ्या मनाचे उलगडे ना वागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे हो बावऱ्या माझ्या मनाचे उलगडे ना वागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे वाटतो आता वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा उंबऱ्या पाशी उन्हाच्या चांदवा फूल की चाहूल तू इतके के कड़ू दे था बना घुंतले ला श्वास सोड़बो दे था बना तू सावरू दे था